महाराज एकदा बोलायला लागले की भरभरून बोलत आपल्या वाचनात आलेल्या आपल्याला ज्ञात असलेल्या ऐकलेल्या अगर सातून गवसलेल्या गोष्टी हकीगती ते मनापासून सांगत महाराजांना हल्ली एकसारखं वाटायचं की श्री नृसिंह सरस्वतींनी जिथे साधना तपश्चर्या केली त्या नरसोबाच्या वाडीला आपण जावं त्या पवित्र स्थानाचं दर्शन घ्यावं उपासना करावी पण आपल्या मातोश्रीकडून परवानगी मिळते की नाही कुणाच ठक भावनेच्या आवेशात आई म्हणते तू काय हवं ते कर पण संन्यास घेऊ नकोस पण प्रत्यक्षात ती मला होकार देणार नाही काय करावं ही विवंचना महाराजांना सतत लागली ती तीव्र झालेली तळमळ जणू प्रभूचरणी रुजू झाली कारण त्या रात्री ते रामरक्षा म्हणत झोपी गेले रात्रीच्या शेष प्रहराला त्यांना एक स्वप्न पडलं स्वप्नात नदीचा पवित्र प्रवाह दिसत होता काठावरच्या दाट औदुंबराच्या आणि कडुलिंबाच्या झाडीमधून श्री पादुका मंदिर दिसू लागलं काही जण मंदिर प्रदक्षिणा घालत होते आणि श्री दत्त दत्त गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरू असा नामजप करत होते तर स्नान करणारे भाविक जय कृष्णे जय कृष्णामाई म्हणून सरितेत बुडी मारत होते स्वप्नातच स्वतः महाराज मात्र हे दृश्य अनिमेष नेत्रांनी एका बाजूला उभे राहून पाहत होते इतक्यात इतक्यात शुभ्र वस्त्र परिधान केलेला एक तेजस्वी ब्राह्मण त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला का हो बुवा तुम्ही कृष्णा स्नान करून प्रदक्षिणा का घालत नाही तुम्ही असे स्तब्ध का उभे महाराज स्वप्नातच पुटपुटत होते आईची परवानगी अवघड तो तेजस्वी ब्राह्मण हळूहळू दत्तप्रभूसारखा दिसू लागला ते म्हणाले हे बघ तू नरसोबाच्या वाडीला जाण्याचा मनोमनी निश्चित ठरव म्हणजे मग सर्व काही आपोआप जुळून येईल कोंबडा आरवला महाराज उठून बसले स्वप्न अदृश्य झालं होतं त्यांची अवस्था हर्ष विभोर झाली होती त्यांना क्षणभर सुचे ना मघाशी पडलं ते स्वप्न की आत्ता मी स्वप्नात आहे आईला नमस्कार करून झाल्यावर त्यांनी आपल्या मनीचा हेतू सांगितला आई म्हणाली तुझी तशी इच्छाच असेल तर तू जा पण तिथं कायमचा राहण्याचं ठरवू नकोस आम्ही सर्व तुझेच आहोत हे ध्यानात असू दे ही अनुमती म्हणजे साक्षात श्री दत्तप्रभूंचीच इच्छा टेंबे महाराजांच्या आनंदाला मग पारावर राहिला नाही सत्य संकल्पाचा दाता नारायण या तुकाराम महाराजांच्या उक्तीचा अनुभव त्यांना तात्काळ आला महाराज नरसोबाच्या वाडीला जाणार ही वार्ता माणगावात पसरली तिकडे जाण्याची त्यांची तयारी सुरू झालेली असताना शेजारचे गृहस्थ आले आणि म्हणाले यंदा माझी वाडीची वारी राहिली आपण बरोबरच जाऊ मातेला वाटलं बरं झालं फक्त सावंतवाडी आणि माणगावच्या परिसरात वावरलेला वासुदेव इतक्या लांबच्या यात्रेला निघालाय त्याला चांगल्या माहितगाराची सोबत मिळाली रमाबाई म्हणत होत्या वासुदेवा तू नेहमी अनवाणी असतोस निदान आता लांबचा पल्लाय खडावा तरी घाल शिवाय पाऊस काळात मस्तकावर इरलं तरी असू देत महाराज म्हणाले आई तुझी माया मला कळते अगं पण धरणी माता माझ्या पावलांचं संरक्षण करते आणि श्री दत्तप्रभूंचं छत्र माझ्या मस्तकी असल्यावर खडाव आणि शिरस्त्राण हवं कशाला आता प्रश्न होता तो मोडकळीस आलेल्या घराच्या दुरुस्तीचा शास्त्री बुवा मनी विचार करत होते श्री दत्तात्रयांची इच्छा मी वाडीला यावं म्हणून मला स्वप्न दृष्टांत झाला सोबतीची सोय झाली प्रवासात लागणाऱ्या द्रव्याचीही तजवीज झाली हे कोणी केली कोणाच्या प्रयत्नांना झाली ही सर्व सुविधा त्या परमात्मा शक्तीचीच किमय आहे तीच परमात्मा शक्ती या कामीही उपयोगी होईल अशी माझी मनोमनी धारणा आहे आणि खरंच तसं झालं कानात गोष्ट सांगावी तसं पोतनीस नावाचे सद्गृहस्थ टेंब्यांच्या घरी आले त्यांनी नरसोबा वाडीची सर्व हकीकत ऐकली आणि म्हणाले घर दुरुस्तीचाच प्रश्न आहे ना तुम्ही निश्चिंतपणे प्रस्थान ठेवा मी तुमची ही वास्तू पुन्हा नव्यानं बांधून घ्यायची व्यवस्था करतो पैसा अडका देखरेख सारं काही मी बघतो हिशिबाचं वगैरे मागवून तुम्ही परत आल्यावर बघू निशंक मनानं श्री वासुदेव शास्त्रींची दिंडी माणगावून निघाली मुखानं अखंड नामजप चालू होता दत्त दत्त श्री दत्त दत्त ह्या जपाच्या ठेक्यावर सर्वांची पावलं पडत होती घनदाट जंगलं पार करताना वारकऱ्यांना भीती वाटायची साप किरडू हिंस्त्र जनावरं यांची अनामिक भीती मन व्यापून टाकायची पण वासुदेव शास्त्री मात्र निर्भयपणे वाटचाल करत होते त्यांची वृत्ती श्री दत्तरूपी लीन झाली होती त्यांना जणू निसर्गाच्या प्रत्येक आविष्कारात भगवंताचं दर्शन घडत होतं पावलं वेगावत होती मार्ग संपत होता वाडी अधिकाधिक जवळ येत होती वाटेत बोरगावला रात्रीचा मुक्काम झाला त्या रात्री श्री दत्तप्रभूंनी दृष्टांत दिला आणि म्हणाले वाडीला गेल्यावर तिथे गोविंद स्वामींची भेट घे ते फार मोठे अधिकारी पुरुष आहेत त्यांच्या दर्शनानं वाडीतील मुक्काम सुकर होईल वासुदेव शास्त्री उठून बसले त्यांच्या डोळ्यातून अविरत अश्रुधारा वाहू लागल्या अरे भगवंता माझी किती काळजी घेशील जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ह्याची मला जाणीव आहे भक्तवत्सला दीनानाथा तू भरवल्यावरच मी जेवणार आहे हे सुद्धा तू जाणतोस ना पुढे मुक्काम दर मुक्काम करत शेवटी महाराज सर्व मंडळींसह वाढीस येऊन पोचले दत्तपादुकांचं दर्शन होताच या धूळ भेटीतच बुवांचं सारं शरीर रोमांचित झालं ओठ थरथरू लागले अंगाला कंप सुटला नेत्र डबडबले अष्ट सात्विक भाव एकदम प्रकट झाले तेथे गोविंद स्वामी अकस्मात आले ही बुवांची ध्यानावस्था पाहून गोविंद स्वामींना स्वप्न दृष्टांताची खून पटली त्यांनी बरोबरच्या सहप्रवाशाला विचारलं हेच वासुदेव शास्त्री तेंबेस्वामी स्वामी का प्रवाशानं होकारार्थी मान हलवली गोविंद स्वामी म्हणाले मी केव्हापासून यांची वाट पाहतोय हे शब्द ऐकताच वासुदेव शास्त्री आनंद समाधीतून जागृत झाले महाराजांनी गोविंद स्वामींच्या पायावर मस्तक ठेवले स्वामी म्हणाले प्रवास सुखाचा झाला का चला आता आधी कृष्णस्नान करा मग ओले त्यानं पादुकांवर पाणी घाला कृष्णा घाटाच्या पायऱ्या उतरताना नदीवरून येणारा वारा पुन्हा एकदा महाराजांना सुखवून गेला ह्या कृष्णामाईचं सान्निध्य श्री नरसिंह सरस्वती महाराजांना बारा वर्ष लाभलं या कृष्णेत श्री शैल्याजवळ ते स्वामी महाराज गुप्त झाले हे कृष्णाई केवढी भाग्यवती म्हणायला हवी आणि आज मी सुद्धा खरोखरच भाग्यवान झालो कारण माझी अंतर्बाह्य शुद्धता हीच माऊली करणार आहे हाती जलकलश घेऊन वासुदेव शास्त्री पायऱ्या चढत होते ते पादुकांजवळ जाणार इतक्यात आतल्या पुजाऱ्यांनी त्यांना अडवलं आणि आत येण्यास प्रतिबंध केला त्यांची कृषकाया अंगावरचं तांबड रंगाचं मळकट धोतर वगैरे बघून कदाचित त्या पुजाऱ्यांना ते उच्चवर्णीय वाटले नसावेत वासुदेव शास्त्री नाम जप करत निर्विकारपणे उभे होते इतक्यात गोविंद स्वामी त्यांच्या जवळ आले हातातला दंड त्यांनी शास्त्री बुवांच्या हातात दिला आणि म्हणाले चला चला आत या ह्या दत्त पादुकांवर जलाभिषेक करा हे ऐकताच पुजारी खजील झाले त्यांना वाटलं आपली फार मोठी चूक झाली हे कोणीतरी सत्पुरुष असले पाहिजेत त्याशिवाय गोविंद स्वामी आपला दंड त्यांच्या हाती देणार नाहीत पादुकांना जलाभिषेक होत होता पण त्यावेळी श्री वासुदेवानंद स्वस्थितीवर नव्हते त्यांची समाधी अवस्था होती त्यांचे मुख आनंदानं डबरलेले होते जणू ते अंतर्मनानं श्री भगवान दत्तात्रयांशी संवाद साधत होते गोविंद स्वामी शास्त्री बुवांकडे एकटक मिश नेत्रांनी पाहत होते त्यांना वाटलं मला झालेला आदेश खरोखरी स्पृहणी आहे हा पुरुष खऱ्या अर्थानं सिद्ध पुरुष आहे माझी आणि यांची भेट म्हणजे खरोखरच भाग्यदायी आहे गोविंद स्वामी जाता जाता म्हणाले शास्त्री बुवा मी इथे माडीवर आहे बरं का तुम्ही तिथे या वासुदेव शास्त्रांना कळलं की हे गोविंद स्वामी ब्रह्मचारी आहेत ते एक श्रेष्ठ तर ब्रह्मनिष्ठ अधिकारी आहेत हीच ती महान विभूती यांच्याबद्दलच मला बोरगावी श्री दत्तप्रभूंचा स्वप्न दृष्टांत झाला होता खरोखर मी मोठा भाग्यवंत आहे या अनोळखी तीर्थक्षेत्री माझी सोय या महान पुरुषाच्या सान्निध्यात होणार आहे माझी आध्यात्मिक बैठक अधिक दृढतर होईल भगवंता तू माझी किती सोय करून दिलीस माझी वणवण थांबली शिवाय सोबत मिळाली त्यांनी पुन्हा एकदा गुरु पादुकांना साष्टांग नमस्कार घातला वासुदेव शास्त्रींची तिथे साधना सुरू झाली आजूबाजूला ते पाहत होते मनात म्हणत होते मला इथे येऊन केवळ आठ दहा दिवसच होत आहेत तोवर मला केवढे समाज दर्शन घडले ही योजना दत्तप्रभूंचीच असली पाहिजे मला गुरु पादुकांवर अभिषेक करायला मिळणं श्रेष्ठ अधिकारी यांची भेट होणं यांचं सान्निध्य लाभणं त्यांच्याकडून योग्य अशा साधना क्रमाचा उपदेश मिळणं हा माझ्या तीव्रतर इच्छेचाच परिपाक असावा एका रात्री त्यांना दत्तप्रभूंचा दृष्टांत झाला आता दृष्टांत होण्याचा त्यांना परिपाठ असल्यानं ते भांबावून जात नव्हते तर देवमुखातून स्त्रवणारी वाणी ते लक्षपूर्वक ऐकत होते भगवान म्हणाले गोविंद स्वामींनी सांगितल्याप्रमाणे तुझी उपासना चालूच ठेव पण दरम्यान तू श्री गुरुचरित्राचं पारायण कर श्री गुरुचरित्राचं पारायण शास्त्री बुवा आश्चर्यानं म्हणाले होय पण ते विशिष्ट पोथीप्रमाणेच व्हायला हवं त्यासाठी तू मिरजेस जा तिथे शंकर भटजी नावाचे सात्विक गृहस्थ आहेत त्यांना भेटून त्यांच्याकडची पोथी आण आणि वाडीस शास्त्र शुद्धपणे सप्ताह कर हे ऐकता शास्त्री बुवा तत्काळ मिरजेस गेले चौकशी करत करत शंकर भटजींचं घर गाठलं आणि त्यांच्याजवळ अत्यंत नम्रपणे पोथी मागितली पण भटजींनी ती दिली नाही ती पोथी तशी दुर्मिळ असेल आणि ती जर गाळ झाली तर अशी शंका भटजींना आली असावी वासुदेव शास्त्री वाडीस परत आले ईश्वर इच्छा म्हणून ते आपल्या नित्य उपासनेला लागले त्यांना वाटलं भगवंताची इच्छा आहे पण मला ठराविक पोथी मिळाली नाही या मागे काहीतरी संकेत असावा हे निश्चित पारायण होईपर्यंत आपण अन्न वर्ज्य करायचं असं त्यांनी ठरवलं पण त्याच रात्री त्यांना पुन्हा दृष्टांत झाला तू पुन्हा मिरजेस जा तुला पोथी निश्चित मिळेल शास्त्री वन वाटलं परमार्थाला प्रयत्न अवश्य हवा मला तर काय परत एकदा मिरजेचा हेलपाटा होईल इतकंच ना ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे ते मिरजेस गेले आणि काय जादू झाली न कळे बुवांना दाराशी आलेले पाहताच शंकर भटजींनी त्यांचं स्वागत केलं गुळपाणी दिलं आणि पोथीचं बाळ त्यांच्या स्वाधीन केलं त्याच पावली मोठ्या हर्षभरीत मनानं शास्त्रीबुवा वाढीच परत आले यथाविधी श्री गुरुचरित्र पारायणास सुरुवात केली या सप्ताह काळात ते अन्नग्रहण करत नव्हते तरी ते सतेज दिसत होते त्यांचा मनोनिग्रह विलक्षण होता थक्क करणारा होता या सप्ताह समाप्तीनंतर शास्त्री बुवांकडून प्रत्यक्ष दत्तात्रयांनी विविध प्रकाराची साधना करवून घेतली पार्थिव पूजेचं व्रत त्यापैकीच होतं आता वाडीला येऊन जवळजवळ एक महिना झाला होता महाराज परत माणगावी जाण्याची तयारी करू लागले श्री गुरुदत्त पादुका आणि गोविंद स्वामींना साष्टांग दंडवत करून महाराजांनी वाडी सोडली आणि माणगावी येऊन दाखल झाले माणगाव सोडताना पोतनीसांच्या देखरेखीखाली नवीन बांधायला काढलेली वास्तू बांधून पूर्ण झाली होती जुन्या पहिल्या वास्तूवरच नव्या घराची उभारणी झाली होती योग्य मुहूर्त काढून वास्तुशांत करायचं ठरवलं त्याप्रमाणे महाराजांनी मुहूर्तही काढला पण विधी घटना काय होती कोण जाणे पुण्याह वाचनाच्या वेळी त्यांची पत्नी अन्नपूर्णाबाई काही तिथे आल्या नाहीत मुहूर्त वेळ टळून चालली होती म्हणून महाराज उद्विग्न झाले त्यांनी आपले धाकटे बंधू हरिभटांकडून ती करवून घेतली पण तिथे लगबगीनं अन्नपूर्णाबाई आल्या त्यावेळी महाराजांच्या मुखातून जणू काही शापवाणी बाहेर पडली या घरात आता कोणी नांदेल असं वाटत नाही या घराची धर्मशाळा होईल पण दुसऱ्या क्षणी शास्त्रीबुवांना जाणवलं की मी असं काय बोललो मी कधी कोणाला अप्रिय बोललो नाही मग हे असे उद्गार माझ्या मुखातून कसे बाहेर पडले हे सारं नियतीच बोलली का ते काहीही असलं तरी माझी जिव्हा विटाळली आहे मी प्रायश्चित्त घ्यायला हवं महाराजांनी अत्यंत कठीण असं चांद्रायण व्रत करायला सुरुवात केली सर्व मंडळी म्हणू लागली अहो हे असं व्रत कधी ऐकलं सुद्धा नाही महाराज म्हणाले हे तुम्ही ऐकलं नसलं तरी मी सांगतो ह्या अमावस्येला मी निर्जळी उपवास करणार आहे प्रतिपदेला नैवेद्य वैश्वदेव झाला की काका बळी देऊन अतिथी अभ्यागताचं भोजन झाल्यावर मी फक्त एक घास जेवणार आहे काय एक घास भोजन हो द्वितीयला दोन घास तृतीयला तीन घास असं क्रमानं पौर्णिमेपर्यंत वाढवायचं पौर्णिमेला पंधरा घास झाले की शुद्ध पक्षातल्या प्रतिपदेपासून एक एक घास कमी करीत जायचा आणि पौर्णिमेला पुन्हा उपास करायचा ह्या प्रकाराला पिपिलिका चांद्रायण म्हणतात काशीबाई म्हणाल्या अरे वासू असे अघोरी उपास कशासाठी अरे अन्नमय प्राण असतो होय बरोबर आहे आई पण हे व्रत मी प्राश्चित्त म्हणून करणार आहे रमाबाई म्हणाल्या हा अट्टाहासी मुलगा आपलं काही ऐकणार आहे का आपण नुसतं त्याच्याकडे बघत राहायचं आधी सुकट देहाचा त्यात हे असं अघोरी व्रत याचा साऱ्या घरादाराला त्रास होईल महाराज मध्येच ठामपणे म्हणाले काही त्रास होणार नाही माझा निग्रह निश्चित तडीला जाईल श्री दत्त कृपेनं हे चांद्रायण मासिक व्रत पूर्ण झालं पण मग मात्र महाराजांना अतिशय अशक्तता आली त्यांना धड चालण्याची शक्ती उरली नाही उष्णतेमुळे रक्त पडू लागलं पण हे देह कष्ट सोसण्याचा त्यांचा मनोनिग्रह विलक्षण होता महाराजांनी मनोमनी ठरवलं होतं की या व्रत काळात माझं पतन झालं तरी सुद्धा चालेल पण मी हे व्रत मोडणार नाही अशाही अवस्थेत महाराज नरसोबावाडीला जाण्यास निघाले आता मात्र शर्थ झाली होती या निग्रही माणसापुढे कोण बोलणार अर्थात त्यांच्या मातोश्री त्यांच्या समवेत जायला निघाल्या त्या म्हणत होत्या आता वासूची बायको घर प्रपंच सांभाळते मला वाडीला जायचंय मी माणगाव सोडून कुठेही कधी गेले नाही तेव्हा मला मोडता घालू नये अर्थात मातृ हृदयाची तडफड वेगळीच होती मुलाला सोबत आणि त्याला अडचणीला माझं सहाय्य होईल शिवाय इतका अशक्त झालेला वासुदेव माझ्या नजरेसमोर राहील हाच खरा हेतू होता ते माऊली विचार करत होते वासुदेव म्हणजे कर्मठपणाला चिकटलेला आग्रही कोकणातून घाटामागून घाट ओलांडून देशावर जायचं पण हा कधी पायात पादत्राण घालणार नाही ऊन असो पाऊस असो हा माथ्यावर छत्र धरणार नाही याचं सोवळं तर आकाशी वाळतं अपरिहार्य झालं तरी दाताला दात लावून बसेल पण काही कुठे खाणार नाही पिणार नाही परका मुलूक तिथं ना कोणी ओळखीचं ना कोणी पाळखीचं पण या हट्टी मुलापुढे कोण बोलणार त्याच्या वडिलांना सारखे गाणगापूरचे वेद लागलेले असायचे आणि त्यांच्या ह्या चिरंजीवाला नरसोबाच्या वाडीचे त्यांना निदान चांद्रायण व्रतानंतर आलेल्या अशक्तपणाचा तरी विचार करायचा हां मजल दर मजल करत आपल्या मातोश्रीसह महाराज वाडीला सुखरूप येऊन पोचले तिथे त्यांची नित्योपासना सुरू झाली गोविंद स्वामींची तिथे भेट परत झाली नित्याप्रमाणे झोपण्यापूर्वी मातेस नमस्कार केला आणि गोविंद स्वामींच्या माडीवर गेले तेव्हा स्वामी म्हणाले शास्त्री बुवा दत्तोपासना सुरू करणार ना बुवा झटकन म्हणाले अग्निपूजा गायत्री जप शिवाय पादुका पूजन चालू आहे तरी आणि दत्तोपासना गोविंद स्वामींनी नुसते स्मित केलं आणि ठीक आहे एवढं बोलून ते झोपी गेले इतकी सगळी साधना व्रत तपश्चर्या चालू असून देखील आपल्या परमभक्ताच्या ठाई अज्ञान आहे गोविंद स्वामींच्या सांगण्यातला संकेत त्याला कळत नाही हे भगवंतांनी जाणलं आणि त्यांनी या सद्गुरु कृपेला पात्र असलेल्या शिष्याला तो झोपेत असतानाच मंत्रोपदेश दिला महाराज जागे झाले तो शेजारी झोपलेले गोविंद स्वामी म्हणाले शास्त्री बुवा अहो मंत्रोपदेश मिळाला ना महाराज एकदम आश्चर्यचकित झाले त्यांना वाटलं या स्वामींच्या ठिकाणी केवढं अद्भुत सामर्थ्य आहे स्वप्नात मिळालेला मंत्रोपदेश यांना लगोलग कळला त्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला असे ब्रह्मनिष्ठ सत्पुरुष भाग्यानंच लाभतात मला अशा थोर सत्पुरुषाच्या दर्शनाचाच नव्हे तर सान्निध्याचाही लाभ झाला ही कृपा दत्तप्रभूंची आणि माझ्या पूर्वजांची पुण्याई माझा माणूस पण खरोखर सार्थकी लागला आपण आता संन्यास घ्यावा असं त्यांना वाटू लागलं पण दत्तप्रभूंनी त्यांना दृष्टांत दिला दृष्टांतात प्रत्यक्ष दत्तप्रभू म्हणाले अरे संन्यास घ्यायला अद्याप अवकाश आहे अजून तुला सात वर्ष माणगावातच राहायचंय मी सुद्धा आता तिकडंच निवासासाठी येणार आहे हे ऐकताच महाराज एकदम एकाग्र झाले प्रत्यक्ष अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जर माणगावी येणार असतील तर मला संन्यास कसा घेता येणार प्रभूच्या सेवेत त्यांच्या उपासनेत मला राहायला हवं ही सर्व हकीकत त्यांनी आपल्या आईला सांगितली आणि ही माय लेकर तिथला निवास सोडून गावाकडे मार्गस्थ झाली प्रथम कोल्हापूरला आल्यावर आई अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि ते कागलला आले थे एक अघटित आश्चर्यजनक प्रसंग घडला तेथील एक प्रसिद्ध सोनार त्यांच्या समोर येऊन म्हणाला महाराज मी आपलीच वाट पाहत आहे आपणास दत्तमूर्ती हवी आहे ना महाराजांना वाटलं मला कोल्हापुरी मूर्ती घेण्याविषयी इच्छा झाली होती पण ह्या अनोळखी सोनाराला इथं कसं कळलं महाराज म्हणाले होय मला मूर्ती हवी आहे पण आता माझ्यापाशी तुम्हाला देण्या इतकं द्रव्य नाही सोनार लगेच म्हणाला ती चिंता तुम्ही करू नका फक्त मूर्ती कशी हवे ते सांगा पितळेची सात बोटं उंच असलेली दोन हस्त असलेली एक वरद हस्त आणि दुसरा अभय हस्त अशी दत्त मूर्ती सिद्धासनावर विराजमान झालेली अशी महाराजांना हवी होती तशीच मिळाली ही मनोहर मूर्ती पाहणाऱ्यांचं मन तृप्त करणारी होती या मूर्तीसहित महाराज माणगावी आली त्रैलोक्याला पावन करणारे श्री भगवान दत्तात्रयांसह आलेले पाहून सर्व माणगाव धन्य झाले त्यांना वाटलं आपल्या या गावात जणू वैभवश्री अवतरली आहे टेंबे यांच्याकडे दर्शनासाठी गर्दी वाढू लागली आता तर वास्तूही कमी पडू लागली लोकांच्या श्रद्धायुक्त भावना पाहून त्यांना नको नाही म्हणणं सुद्धा जड वाटू लागलं आता मूर्तीची विधीपूर्वक प्रतिष्ठापना करून मंदिर बांधावं असं ठरत होतं पण त्यासाठी जागा कोण देणार पण जणू काही परमेश्वरानं स्वतःची सोय स्वतःच करून घेण्याचं ठरवलं कारण एक दिवस एक प्रौढबाई तिथे आल्या आणि म्हणाल्या हे बघा मला भूमिदान करायचं पण तो ब्राह्मण सत्पात्री असावा असा माझा कटाक्ष आहे मला इतका सत्पात्री कोणी दिसत नाही तेव्हा ही भूमी मी त्यांच्याच नावे पत्र करून देते आपण त्याचा स्वीकार करावा त्यामुळे माझं समाधान होईल जीवन हा एक आश्चर्याचा पट आहे मनी धरावं ते होतं हे संत वचन असलं तरी मन अत्यंत शुद्ध सात्विक आणि निस्वार्थ असायला हवं तरच या संतोक्तीचा अनुभव येतो नाही का आता मात्र महाराजांच्या आणि ग्रामस्थांच्या उत्साहाला उधाण आलं आपल्याच घरचं कार्य आहे आपलाच भगवंत आहे या आत्मीयतेनं मंदिराची उभारणी होऊ लागली ईश्वरावरील श्रद्धा कामातली आत्मीयता यामुळे त्या वास्तूचं पावित्र्य अधिकाधिक वृद्धिंगत होऊ लागलं वैशाख शुक्ल पंचमी शके अठराशे पाच या दिवशी महाराजांच्या हस्ते कागलहून आणलेल्या श्री दत्तात्रेयांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली ह्या मूर्तीत परमात्मा शक्ती जागृत झाली एवढंच नव्हे त्या महाराजांना ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त झाली आणि महाराजांचा योग मार्गातील अधिकार वाढला त्यांच्या ठिकाणची जिज्ञासा भय शोक अतृप्ती इत्यादी वृत्ती केव्हाच लोप पावल्या होत्या काही जाणकार मंडळी म्हणायची की महाराजांची साधना इतकी वाढली आहे की प्रत्यक्ष प्रभू त्यांच्याशी बोलतात हे खरंच असलं पाहिजे काही जण विचारत महाराज खरोखरच आता आपणास उपासना साधना इतकी काटेकोरपणे करण्याची आवश्यकता आहे का महाराज म्हणत श्वास जितका आवश्यक असतो तितकीच ही सर्व हव्य कव्य नित्योपासना आवश्यक असतात आता महाराजांचं वास्तव्य मंदिरातच होतं ते स्वतः पाकसिद्धी करीत अतिथी अभ्यागत नैवेद्य वैश्वदेव काकबळी एवढं सगळं झाल्यावर मग स्वतः अन्नग्रहण करीत ते सुद्धा सर्वांचा काला करून हा आपल्या मुलाचा व्यवहार पाहिला की मातेचा जीव कासावीस व्हायचा क्वचित त्या त्रागाही करायच्या अरे आम्हा टेंब्यांच्या घरच्या सासूरवाशिनींच्या नशिबात पतीसह सहवास संसार सुख नाहीच का आता वासुदेवाची बायको तिच्या मनाचा तरी त्यानं विचार करायला नको का तिला काय अशा अलिप्त राहण्यानं सुख वाटत असेल का मी तरुण वयात हे भोग भोगलेच आहेत पण ह्या माझ्या सुनेच्या वाट्याला असं जीवन का यावं से बेटा सवाई म्हणतात तशीच आमच्या घरची अवस्था आहे तहानेनं जीव व्याकुळतोय पाणी सुद्धा समोर आहे पण ते पाणी पिण्याची मात्र सत्ता नाही दैव दुर्विलास दुसरं काय त्यांचं मन हताश होई हे श्री दत्त मंदिर म्हणजे जणू आश्रम सदृशच होत महाराजांची राहणी तपोवनात राहणाऱ्या मुनींसारखी होती प्राणी मात्रांवर ते परमेश्वर भावनेनं प्रेम करत होते दर्शनार्थींना सुद्धा तिथं आल्यावर एका वेगळ्या पवित्र वातावरणात आल्यासारखं वाटायचं अन्नपूर्णाबाईंची मनस्थिती पाहून रमाबाई म्हणाल्या सुनबाई तू रोज सकाळी मंदिराच्या अंगणाची झाडलोट करून सडा घालून आणि रांगोळी काढून येत जा हो त्या दरम्यान तुला तुझ्या नवऱ्याचं दर्शन घडेल आणि मग जेवणापूर्वी तू श्री दत्तात्रयांच्या दर्शनाला जात जा म्हणजे वासुदेवाचा दिनक्रम कसा चाललाय हे तुला कळेल त्यामुळे अन्नपूर्णाबाईंचं मंदिरात दोन वेळा जाणं घडे ती माऊली सुद्धा पतीच्या ह्या अशा अलिप्त वागण्यानं नाखुश नव्हती उलट तिला तर अभिमान वाटत होता की माझे पती केवढे मोठे साधक आहेत प्रत्यक्ष परमेश्वराची त्यांच्यावर कृपादृष्टी आहे पाणवठ्यावर मला ज्या नवऱ्याच्या छळाबद्दलच्या हकीगती कळतात त्यापासून मी मुक्त आहे नित्य जसं देवदर्शन तसं मला दर्शन सुखावह वाटतं माणूस मोठ्या असल्याखेरीज का इतकी माणसं त्याच्या भजनी लागतात विद्वान पंडित घरंदाज श्रीमंत बडे बडे हुद्देवाले सर्वजण एकमुखानं त्यांचं कौतुक करतात वासुदेव शास्त्री म्हणजे माणगावचं वैभव आहे असं म्हणतात हे ऐकताना माझं अंतःकरण आनंदानं तुडुंब भरून येतं मी खऱ्या अर्थानं भाग्यवती आहे अशा पुरुषोत्तमाची सौभाग्यवती आहे चमत्कार घडावा तशी इथली प्रसिद्धी वाढत होती महाराज म्हणायचे भगवंत स्वतःच्या इच्छेनं इथं वास्तव्याला आलेला आहे तेव्हा त्यानं त्याची स्वतःची कीर्ती वाढवावी आम्ही पामर त्यासाठी काय करणार लोक म्हणायचे शास्त्री बुवांच्या ज्ञानाचा तपश्चर्याचा उपयोग आम जनतेला होतोय म्हणून तर पंचक्रोशीतलीच नव्हे तर दूरदूरहून लोक इथं दर्शनासाठी नवस करण्यासाठी येतात हळूहळू भाविक लोकांच्या इच्छेखातर माणगावी दर शनिवारी पालखी मिरवणुकीचा सोहळा होऊ लागला देवी यक्षिणीची पालखी शनिवारीच असायची आता दोन्ही पालख्या एकदम बरोबर मिरवू लागल्या लोकमानसातला देव देवीबद्दलचा मतभेद दूर झाला छत्र चामरधारी दंडधारी वैभवासह शेकड्यांनी लोक या पालखी सोहळ्यात सामील होऊ लागले लोकांच्या दृष्टीस कधी असं दिसे की महाराज भजन रंगात नाचू लागत त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रूंचा पूर लोटे त्यांची गात्र थरथरू लागत ही अशी भावविभोर अवस्था विलक्षण स्पृहणीय असे एवढे योग सामर्थ्य असलेले ज्ञानगर्भ कर्मयोगात अतिशय कर्मठ कडक असलेले महाराज भक्तिरसात एवढे हळवे होऊ शकतात श्री दत्तात्रय त्यांच्याशी बोलत त्यांना आदेश देत मार्गदर्शन करीत पण महाराजांनी याची कधीही वाच्यता केली नाही फक्त आदेशाचं पालन करणं हेच आपलं काम असं त्यांना वाटे कधी कुणी जर त्यांना विचारलं की हे असं का केलं तर ते फक्त म्हणत श्री गुरुदत्तांची आज्ञा भक्तीत रंगलेले महाराज मंदिरात पावित्र राखण्याच्या बाबतीत मात्र काटेकोर आणि कडक शिस्तीचे होते प्रत्येक कार्य दक्षतेनं काळजीनं नीटनेटकेपणानं शुद्धतेनं पार पाडलं पाहिजे हा त्यांचा कटाक्ष होता त्यांचा अबोल दरारा सर्वांना जाणवत असे लोक अत्यंत सावधपणे आपापलं काम पार पाडित एकदा महाराज आपल्या विचारात स्वस्थ बसले होते इतक्यात त्यांना ऐकू येऊ लागलं गुरुचरित्र मराठीत लिहिलंय तो ग्रंथ तू संस्कृतमध्ये लिही रात्रीची झाकापाक झाली रमाबाई म्हणाल्या सुनबाई वासुदेवासाठी हे कढत दूध हळद घेऊन जा अन्नपूर्ण आश्चर्यचकित झाली ह्यावेळी आणि दूध ते घेतील का रमाबाई खेकसल्या म्हणाले का अंधाराची भीती वाटते वाटत आता एवढ्या रात्री मी अंधारात ठेचकाळत जाऊ का स्वतःशीच पुटपुटल्या रोज दोन वेळा बया मंदिरात जाते पण तिला स्वतःच्या नवऱ्याच्या प्रकृतीची काळजी आहे का त्याला कप झालाय तो सारखा खोकत असतो पण ही बया मुकस्तंभासारखी जाते आणि येते आता एवढं तारतम्य नको का लहान आहे का ही बयो बयो म्हणजेच अन्नपूर्णा संकोचानं म्हणाली पण ते दूध घेतील का त्यांचं सोहळं आता मात्र रमाबाई ओरडून म्हणाल्या होय गो होय माझ्यापेक्षा तूच शहाणीस ना मला कुठे कळतंय त्याचं सोवळं आणि ओवळं लुगड्याचा पदर तळहातावर ठेवून त्यावर कडक दुधाची तांबली ठेवून बयो लगबगीनं देवळाकडे निघाली सासूचं पुढचं बोलणं ऐकायला नको त्यांचा मनस्ताप वाढायला नको असं तिला वाटलं मंदिराच्या आतल्या बाजूला असलेल्या एका खोलीत ती भीतभीत डोकावली पण तिथे वासुदेव शास्त्री नव्हते म्हणून बयो गाभाऱ्याजवळ आली पण तिथलंही दार बंद होतं तिला फटीतून समईच्या उजेडात दिसत होतं की महाराज आत आहेत म्हणून तिनं दारावर टकटक केलं पण दार उघडलं नाही म्हणून तिनं फटीतून पाहिलं पतीचं हे सात्विक दर्शन हृदयंगम होत समईच्या पिवळसर प्रकाशात त्यांची ध्यान मुद्रा मनोहर प्रति देवतुल्य दिसत होती हे दर्शन खरोखर दुर्लभ होतं तिला वाटलं माझं अहोभाग्य म्हणूनच मी आत्ता आले तिच्या डोळ्यात आनंद मिश्रित अश्रू तरारले किंचित वेळाने तिनं पाहिलं तो महाराज वाचनात गुंग होते त्यांना स्थळाकाळाचं भान नसावं असं वाटलं अन्नपूर्णाबाई तशाच तिथे तिष्ठत उभ्या राहिल्या स्वामींची वाचन समाधी मोडावी असं त्यांना वाटेना घरी सासूबाई आपली वाट पाहत असतील हा विचार सुद्धा त्यांच्या मनात आला नाही इतक्या त्या दर्शनात एकरूप झाल्या होत्या काही वेळानंतर त्या दारापाशी बसल्या हातातली दुधाची तांबली तशीच होती असा किती वेळ निघून गेला कोण जणे महाराज आत अन्नपूर्णा बाहेर दोघांना जणू समाधीची एकरूपता साधली होती अन्नपूर्णा बाईंना जगाचं भानच राहिलं नाही एका अनोख्या अप्राप्य ब्रह्मानंदात त्यांची काया पुलकित झाली समाधी म्हणजे काय याचा प्रत्यक्ष आत्मानुभव त्यांना येत होता प्रसन्न चेहरा किंचित कंपित झालेली काया सारच लोकविलक्षण आणि परतत्वाला स्पर्श करण्याजोगं होत बऱ्याच वेळानं आत्मानंदात तल्ली नसलेले महाराज भानावर आले त्याने देवघराचा दार उघडलं तो त्यांची पत्नी तिथे बसलेली पाहिली त्यांना आश्चर्य वाटलं पत्नीचा उत्फुल्ल भाव विभोर चेहरा पाहताच त्यांना काय घडलंय याची कल्पना आली ते एकदम या ईश्वरी स्वरूपापुढे नतमस्तक झाले त्यांचा आनंद गगनात मावेना आपल्या पत्नीची ही पारमार्थिक उंची मनाला थक्क करणारी होती त्यांनी पत्नीला स्थितीवर आणण्याचा प्रयत्न केला पण तिची समाधी मोडेना म्हणून महाराज पत्नीजवळ बसले आणि योग संमत मार्गानं त्यांनी तिला जागृत केले अन्नपूर्णाबाई लगेच म्हणाल्या आपण मला जागृत दशेत उगीच आणलं मी त्या अवस्थेत पूर्णानंदात निमग्न होते अंतरीची खून त्यांना पटली होती ते काहीच बोलले नाहीत पण काय समजायचं ते समजले दोघा पती पत्नींचा मूक संवाद ज्याला शब्दे विण संवादी जे म्हणतात तो त्या दिवशी झाला रात्री अधूनमधून रमाबाई घरी म्हणायच्या बाई ग हिला रात्री उगीच पाठवली ती अद्याप घरी परतली नाही मी बरोबर गेले असते तर बरं झालं असतं काशीबाई म्हणत होत्या अगं नवऱ्याकडेच गेली आहे ना मग एवढी काय काळजी करतेस झोप आता शांतपणे रमाबाई म्हणायच्या त्या सोहळ्या व्रतस्थ नवऱ्याचं हिच्याकडे लक्ष गेलं तर बरं नाहीतर ही मुख दुर्बळ अंगाची जुडी करून तिथेच तिष्ठत बसेल म्हणून वाटतं ग रात्र उलटली अन्नपूर्णा लगबगीनं घराकडे परतली पण ती एक अवाक्षरीही बोलली नाही दोघींनी तिला काही विचारले नाही प्रत्येकीची नित्याची अन्निक सुरू झाली काही दिवस उलटले अन्नपूर्णेच्या हालचालीत फरक जाणवू लागला मनाची प्रसन्नता ढळली नव्हती पण तिची हालचाल मंदावली होती थोड्या कामानं ती शांतावल्यासारखी होई काशीबाई चेष्टेनं म्हणे काय सुनबाई बरं वाटत नाही की काय अशी अळसावलेली दिसतेस ती आम्हाला आजी करण्याचा बेत आहे की काय बरं होईल बाई तुझं वांस पण फिटेल आणि घराण्याच्या वंशाला दिवा मिळेल अन्नपूर्णा संकोचल्यासारखी व्हायची पण काही बोलायची नाही आता मात्र बाह्य लक्षणांवरून शंका खरी ठरत असल्याचं जाणवत होतं रमाबाई मात्र स्थित प्रज्ञासारख्या वागत होत्या नातू होणार असल्याबद्दल त्या आनंदही व्यक्त करत नव्हत्या अगर खेदही प्रकट करत नव्हत्या त्यांची भूमिका सर्वांना अवघड वाटत होती अन्नपूर्णेला वाटायचं असं का माझ्या माहेरी तरी हे कळवायला नको का पण कोण कळवणार सासूबाई या अशा अलिप्त आणि यजमान तर काय त्यांना त्या संसारात काही रसच नाही त्या दिवशी एकदा असं झालं श्री दत्त मंदिरातली पूजा आटोपली आणि नंतर लगेच महाराजांच्या कानावर शब्द आले आत्ताच माणगाव सोडून जाण्याची तयारी कर ही देववाणी होती हे महाराजांनी जाणलं ते म्हणाले गुरुदेवा आपल्या आदेशाप्रमाणे माणगावात सात वर्ष वास्तव्य करायचंय अद्याप सात वर्ष पूर्ण झाली नाहीत दत्तप्रभू म्हणाले वर्ष गणती चंद्रमानाप्रमाणे करून पहा आजच सात वर्ष पूर्ण होत आहेत तेव्हा जाण्याची तयारी करावी महाराजांनी पंचांग काढून पाहिलं खरोखर ईश्वराचा हिशेब बरोबर होता ते लगेचच घरी आले मातोश्रींना साष्टांग नमस्कार करून आपला माणगावहून निघण्याचा बेत सांगितला रमाबाई कोणत्या मनस्थितीत होत्या कोण जाणे त्यांनी अत्यंत कोरडेपणानं सांगितलं जाणार आहेस तर जा बाबा कोणी अडवून तू थांबणार आहेस का पण जाताना मात्र आपल्या बायकोला बरोबर घेऊन जा हो तिला एकटीला आई इथे ठेवू नकोस महाराजांनी नेत्र संकेतानं पत्नीला विचारलं तू बरोबर येणार ना तिनं मानेनच संमती दिली आपल्या पतीचा आपल्याबद्दल असलेला जिव्हाळा पाहून तिचा ऊर भरून आला तिच्या डोळ्यात अश्रू तरारले घरात गेल्यावर ते पत्नीला म्हणाले माझ्याबरोबर येताना अंगावरले दागिने उतरवून ठेव फक्त गळ्यातलं मंगळसूत्र तेवढं राहू दे तिनं चटकन नाकातली नथ आणि कानातल्या बुगड्या काढून सासूबाईंना दिल्या हा हा म्हणता महाराज जाणार असल्याची वार्ता गावभर पसरली सारे गाव मंदिरात गोळा झाले हे असं अचानक कसं ठरलं आधी कधी बोलले पण नाहीत महाराज सर्वांना सांगत होते इथलं अन्न पाणी आमचं संपलंय आम्हाला जायला हवं भाविक जन हो तुम्ही नामजप कधी सोडू नका त्याचा अभेर करू नका माझा अनुभव आहे का आपण जर निस्वार्थ बुद्धीनं ईश्वराला सर्व भावे शरण गेलो तर तो आपला सांभाळ करतो कारण तो भावाचा भुकेला आहे सर्वांचा निरोप घेऊन ही शिवपार्वती हे दाम्पत्य माणगाव सोडून निघाले हा चैतन्याचा चंद्र हा अनाथांचा नाथ माणगावला पाठमोरा झाला माणगावकरांचा निरोप घेऊन महाराज आणि त्यांची पत्नी अन्नपूर्णा नरसोबाच्या वाडीची वाट चालू लागले हणमंत घाटातून अनेक अडचणी पार करत पुढे ते निघाले मार्ग परिचित असल्यानं ते सुखरूपपणे नरसोबा वाडीला येऊन पोचले महाराजांचा नित्याप्रमाणे दुसऱ्या दिवसापासून दिनक्रम सुरू झाला अर्थात अन्नपूर्णा या सर्व परिसराला अपरिचित होती माणसंही अनोळखी होती त्यामुळे ती बुजली होती त्यातून ती गरोदर करीन होती पण तिथे वस्तीला असलेल्या दुर्गामोशी मात्र पूर्वीच्या ओळखीच्या निघाल्या त्यांच्याकडून ती हळूहळू सगळं काही समजावून घेत होती नरसोबा वाडीला वासुदेव शास्त्री चांगले परिचित होते तेथील जाणकार मंडळी म्हणायची परमार्थ क्षेत्रातील दिग्गज असलेले गोविंद स्वामी मौनी स्वामी आणि महाराज म्हणजे त्रिमूर्ती या रूपात प्रत्यक्ष दत्तप्रभूचा हा सगुण आविष्कार आहे वासुदेव शास्त्री आणि अन्नपूर्णेचा गृहस्थाश्रम यथाविधी चालू होता त्या दरम्यान गोविंद स्वामींनी आपल्या जवळची उपनिषदे पूजेतील शाळीग्राम महाराजांना प्रसाद म्हणून देण्याची इच्छा व्यक्त केली पण आपल्या पत्नीचा प्रसव काल जवळ आल्याचं लक्षात घेऊन त्यावेळी त्यांनी तो प्रसाद घेतला नाही पुढे लवकरच गोखले यांच्या उरीमध्ये दुर्गा मावशीच्या मदतीनं अन्नपूर्णाबाई प्रसृत झाल्या मुलगा झाला महाराज बाळाचा जातकर्म करण्यासाठी तिथे आले पण मुलगा मृत झाला आहे असं त्यांना कळलं आनंद आणि खेद दोन्ही जणू हातात हात घालून आले होते महाराज स्थितप्रज्ञ असल्यानं ते ह्या दोन्ही भावना पचवू शकले मात्र हृदयाला मात्र त्या भावना पचवता आल्या नाहीत ओली बाळंतीन त्या सोसू शकली नाही पण दैव गती पुढे काय करणार काही दिवसांनी महाराज पत्नीला म्हणाले आम्हाला दत्त गुरुंचा आदेश आलाय की इथलं वास्तव्याचं एक वर्ष संपलंय आता उत्तर दिशेला जावं अन्नपूर्णाबाईंना वाटलं अरे माझ्या पतीला स्वतःचा असा काही विचारच नाही का त्यांना होणाऱ्या दृष्टांताप्रमाणे अगर आदेशाप्रमाणे ते का वागतात पण प्रत्यक्षात मात्र त्या काही बोलल्या नाहीत आपल्या लुगड्याचं बोचकं काकोठीला बांधून हाती फक्त एक तांब्या घेऊन त्या पतीच्या पाठोपाठ निघाल्या महाराजांच्या बरोबर फक्त एक नेसूचा आणि एक अंगावरचा असे दोनच पंचे होते त्यांना कोणी विचारलं की एवढ्या अल्प सामानासह आपण प्रवास कसा करता तर ते म्हणायचे करतल भिक्षा तरुतल वास अशी सवय असेल तर काही अवघड नसतं हे उभयता प्रथम कोल्हापूरला आले तिथे दोन दिवस मुक्काम करून पुढे भुवनेश्वरीच्या दर्शनासाठी भिलवडीला गेले त्यानंतर औदुंबरला दत्तस्थानी आले आणि मग पुढचा मुक्काम पंढरपूरला झाला प्रवास मार्गात जेथे जातो तेथे तू माझा सांगाती असा प्रत्यक्ष अनुभव येत होता प्रवास सुकर होत होता श्रम परिहार ही विना विलंब व्हायचा त्यानंतर बार्शीला श्री भगवान दर्शन घेतलं तिथे माणगावचे राहणारे पण आता बार्शीला असलेले दत्तूशास्त्री साधले यांच्याकडे मुक्काम झाला पुढील प्रवासासाठी साधल्यांनी महाराजांना काही रक्कम देव केली पण मोठ्या नम्रपणाने महाराजांनी ती नाकारली आणि म्हणाले दत्तुशास्त्री वेदाध्ययन कर्मानुष्ठान आणि भिक्षान्न यासाठी द्रव्याची गरज नसते म्हणून मला द्रव्य नको दत्तूशास्त्री साधले यांना मात्र वाईट वाटलं महाराज आसपास नाहीत हे बघून त्यांनी हळूच महाराजांच्या देवाच्या करंड्यात पैसे ठेवून दिले महाराज बाहेरून आले आणि लगेच म्हणाले दत्तुशास्त्री आता आमचे देवही द्रव्य संग्रह करू लागले हा साधल्यांना आश्चर्य वाटलं त्यांचा महाराजांवरला आदर वृद्धिंगत झाला आणि त्यांनी आपला आग्रह सोडला महाराजांची पारमार्थिक उंची वाढली असल्याचं त्यांना मनोमनी जाणवलं आता ही दोघ जण गंगाखेडकडे निघाले आता प्रवास पुष्कळ झाला होता वाडीपासून गंगाखेडपर्यंत त्यामुळे अन्नपूर्णाबाईंना वारंवार थकवा जाणवत होता त्या बोलून दाखवत नव्हत्या सारं सोसत राहणं हा त्यांचा स्थायी भाव झाला होता तिथे थोडे दिवस मुक्काम झाला पण अन्नपूर्णाबाईंची प्रकृती बरी नव्हतीच विलक्षण अशक्तपणा जाणवत होता आता उठून बसण्याचंही त्राण त्यांना नव्हतं पण चेहऱ्यावर मात्र प्रसन्नतेची छटा होती महाराजांची अवस्था अवघड झाली पुढं प्रवास करणं शक्य नव्हतं आणि पत्नीला माणगावी इतक्या दूर पाठवणंही अशक्य होतं महाराज पत्नीची सेवा अनन्य भावे करत होते अगदी त्यांची लुगडीही धुण्याचं काम ते करायचे पत्नी संकोचली की ते म्हणायचे अगं मी आजारी पडलो असतो तर तू हैगय केली असतीस का आपल्या परमार्थ मार्गात माझा अडसर पण मी तरी काय करू हो हा देह कशाला साथ देत नाही मी हतबल आहे असं म्हणून ते अश्रू ढाळीत महाराजांची रुग्णसेवा अत्यंत दक्षतेनं चालली होती माझ्या साधनेचाच हा एक भाग आहे अशी निष्ठा त्यांच्या सेवेत होती रिकामा वेळी महाराजांना वाटायचं या साध्वीला माझ्या स्वभावामुळे कधी सांसारिक सुख लाभलं नाही माझी आई सुद्धा एकंदर परिस्थितीनं गांजली होती तिचा स्वभाव चिडचिडा झाला होता पण माझ्या पत्नीनं माझ्यापाशी त्या संबंधी अवाक्षरही काढलं नाही पत्नी किंचित पायांना अधू आहे माझ्या बरोबरचा प्रवास म्हणजे तिची निवळ फरफट आहे पण त्याविषयी सुद्धा ती कधीही कुरकुरत नाही सहिष्णुता तुझं नाव म्हणजे अन्नपूर्णा धरणी मातेप्रमाणे ती आपल्या भावभावना पोटात जिरवते मृत बालक जन्माला आलं आणि मी जेव्हा तिथं गेलो तेव्हा ती आपली नजर टाळत होती पण चुकून तिच्या नकळत तिनं माझ्याकडे पाहिलं तेव्हा केवढे अनामिक भाव तिच्या नजरेत तरळत होते केवळ कारुण्य हताश भाव आणि असहाय्य नजर मला सुद्धा तिच्या नजरेला नजर देवे ना ती पुटपुटत होती मी अभागी आपल्या वंशाला दिवा देऊ शकले नाही काय हा दैव दुर्विलास हाता तोंडाशी आलेलं सुख कुणीही राहून नेलं मी मात्र चटकन तिथून बाहेर निघून गेलो त्यानंतर पुन्हा कधीही आपल्या बाळासंबंधी ती अवाक्षरही बोलली नाही तिच्या कपाळावर हलकेच थोपटता थोपटता त्यांना दिसलं की तिनं किंचित डोळे उघडलेत ते म्हणाले काय हवंय बरं आहे ना बाईंमध्ये बोलण्याची शक्ती नव्हतीच पण पतीचा हस्तस्पर्श त्यातील रुजुता त्या तशा अवस्थेतही त्यांना जाणवत होती त्यांच्या डोळ्यातून अश्रुबिंदू स्त्रवले काय होणार याची पूर्व कल्पना महाराजांना जरी होती तरी प्रत्यक्ष तो क्षण येऊन ठेपला तेव्हा त्या निग्रही पुरुषाच्या अंतःकरणात कालवा कालव झाली तरी आपला आश्वासनात्मक तळहात त्यांनी तिच्या डोळ्यावरून फिरवला तिचे अश्रुबिंदू टिपले ते जणू म्हणत होते भिवू नकोस घाबरू नकोस मी आहे ना पण काळानं आपलं कार्य केलं अन्नपूर्णाबाईंची प्राणज्योत केव्हाच अनंतात विलीन झाली तो दिवस होता वैशाख वद्य चतुर्दशी शुक्रवार वसंत ऋतू असला तरी बाहेर वावटळ सुटली होती पण ह्या धीर गंभीर पुरुषाचं मन मात्र स्थिर होतं जात्या जीवाला यातना होऊ नये त्या जीवानं माघारी फिरून पाहू नये त्या जीवाला उत्तम गती मिळावी ही जणू मूक प्रार्थना चालू होती अन्नपूर्णाबाईंना पती सान्निध्य सौभाग्याचं मरण आले त्या भरून पावल्या महाराजांनी माणगावी ही दुःखद वार्ता कळवली त्यांनी पत्रात लिहिलं होतं गंगाखेड येथे अन्नपूर्णेचं तटी निधन झालंय सर्व अंत्यविधी पार पडल्यावर मी उत्तरपंथी जाणार आहे मातोश्रींना ही हकीकत सांगावी माझ्या प्रवासाचं मार्गदर्शन दत्तप्रभूंच्या आदेशानुरूप सुरू राहील आता आपली भेट प्रारब्धाधीन आहे परंतु मी मातेचे चरण कमल हृदय ठेवलेत जास्त काय लिहू आपला वासुदेव गणेश टेंबे अन्नपूर्णाबाई जाऊन फक्त सहाच दिवस झाले होते या सूतक काळात त्यांना स्वप्न पडलं की एक बाई स्वप्नात आली महाराज ओरडले मला शिवू नको ती स्त्री विकट हास्य करत म्हणाली मी तुला न्यायला आली आहे असं म्हणून तिनं महाराजांच्या गुडघ्याला घट्ट धरून ठेवलं महाराज जागे झाले या स्वप्नाचा अर्थ त्यांना लगेच उमगला पत्नी निधनापूर्वी त्यांना अशाच आशयाचं स्वप्न पडलं होतं आजपर्यंत भगवंतावर कधीही न रागवलेले महाराज म्हणाले प्रभू अरे आजपर्यंत मी अनेकदा इच्छा व्यक्त करूनही तू मला संन्यास घेण्यासंबंधी प्रतिबंध केलास आणि तो मी शिरसावंद्य मानला आता मी पूर्ण मुक्त झालोय तर आता मी संन्यास ग्रहण केल्याशिवाय इहलोकेची यात्रा संपवणार नाही संन्यास ग्रहणानंतर मी केव्हाही अगदी दुसऱ्या दिवशी सुद्धा मृत्यू स्वीकारेन पण त्याआधी नाही भक्त वत्सल भगवंतानं जणू लाडक्या भक्ताची इच्छा जाणली अन्नपूर्णाबाईंचे सर्व संस्कार आटोपल्यावर प्रत्यक्ष दत्तात्रयांनी गोविंद स्वामींच्या रूपानं स्वप्नात येऊन महाराजांना प्रणवाचा मंत्र दिला आणि सूचना केली आता यापुढे अन्न अन्नग्रहण करावं मठ भिक्षा नको दुसऱ्या दिवशी महाराज गोदातिरी आले सर्व ब्रह्मवृंदासमोर प्राश्चित्त विधी झाला पण तेथे प्रेषोच्चार करण्यासाठी कोणी संन्यासी नव्हता महाराजांच्या मनात एखाद्या संन्यासी यतीकडून प्रेषोच्चार व्हावा असं आलं मात्र त्या क्षणी तिथे तेजोनिधी संन्यासी उपस्थित झाला त्यानं सर्व ब्रह्मवृंदासमोर प्रेषोच्चार केला महाराजांना आनंदोर्मी आवरल्या नाहीत ते चटकन नतमस्तक झाले त्यावेळी अकस्मात आलेला यती तितक्याच अकस्मातपणे नाहीसा झाला मनी धरावं ते होतं याचा अनुभव महाराजांना वारंवार येत होता त्याप्रमाणे संन्यास आश्रमाची यथासांग दीक्षा त्यांना मिळाली जनसमुदायाला त्यावेळी महाराजांच्या ठिकाणी आगळे वेगळे तेज भासू लागले लोकांनी स्वयंस्फूर्तीनं जय जयकार केला अनेक दिवसांची इच्छापूर्ती झाली होती महाराज चतुर्थाश्रमी झाले होते त्यांना वाटलं होतं कोण कुठला माणगावचा मी रहिवासी तेथील सरिता माझ्या पुढे स्त्री रूपात प्रकट झाली अत्यंत पवित्र शुद्ध स्वरूप पाहून मी तिचं नाव ठेवलं निर्मला त्या सरितेचं नाव निर्मला तिथून निघून मी आदेशाप्रमाणे वाडीला कृष्णाकाठी आलो तिथे साधना झाली गुरु अनुग्रह मिळाला प्रत्यक्ष भगवान दत्तात्रयांचं दर्शन झालं आणि आज ह्या दक्षिण गंगा गोदावरीच्या सान्निध्यात माझ्या मनीचा हेतू साध्य झाला अर्थात एवढ्यानं झालं नाही मला प्रभूचा आदेश आहे की मी उज्जैनीस जावं आणि तिथे असलेले नारायणानंद सरस्वती स्वामींच्याकडून दंडग्रहण करावं ह्या आश्रमात दंडाचं महत्व अनन्य साधारण आहे मी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन पण आदेश डावलणार नाही उज्जैनी परिसरातील भ्रमंतीत ते सामान्य लोकांना सामान्य सोप्या रीतीनं धर्म म्हणजे काय लोक अधर्म का करतात रूढी म्हणजे काय त्या कशा रूढ झाल्या याचं विवरण करत एखाद्या मठात मंदिरात किंवा मंदिराच्या आवारात मंडळी गोळा होत होती महाराजांचं तेजपुंज व्यक्तिमत्व किरकोळ पण चपळ देहयष्टी त्यांची भाषा आणि मुख्य म्हणजे त्यांचं परस्थपण या सर्वांचा लोकमानसावर चांगला परिणाम होईल हा परस्थ असून आमच्या आमच्याविषयी किती कळकळ बाळगतो आमचं हिताहित त्याला समजतं आम्हाला पापकर्मापासून परावृत्त करण्याचा तो प्रयत्न करतो आमच्या बाळ गोपाळांना व्यायामाचे धडे देतो त्याची उपयुक्तता सांगतो शिवाय यासाठी त्याला मोबदल्याची अपेक्षा नसते साधं पाणी अगर दूधही तो आमच्याकडून घेत नाही लोक विचारायचे महाराज तुमचं सोहळं ओळख कडक असतं चुकून आमचा तुम्हाला स्पर्श झालेला सुद्धा चालत नाही असं का आम्ही सुद्धा तुमच्यासारखी माणसंच आहोत ना सोळ ओळ ह्या मागे स्वच्छता हा एक भाग आहेच पण मनाची स्वच्छता सुद्धा यामुळे राखता येते ती प्रपंचाला किंवा परमार्थाला आवश्यक आहे स्पर्शाचे गुणदोष ते उदाहरण देऊन सांगत स्पर्शानं चांगल्या अगर वाईट विचारांचे परिवर्तन कसे घडते ते वासुदेवानंद स्पष्ट करून सांगत ते म्हणत सद्गुरूनं नुसता मस्तकाला हस्तस्पर्श केला तरी चांगल्या साधकाला उन्मनी अवस्था प्राप्त होते उलट वाईट कृत्य करणारा अगर वाईट विचारांनी घेतलेल्या माणसाच्या स्पर्शानं तो विचार दुसऱ्याच्या मनात परावर्तित होतो आणि सुविचाराचा माणूस अविचारी कृत्य करू लागतो लोक हो इतक्या थोड्या वेळात मला हे सविस्तर सांगणं अवघड आहे कारण शेवटी अनुभव हाच खरा उत्तम गुरु असतो समोरची व्यक्ती कशी आहे हे आपणास बरोबर पाहून कळत नाही तेव्हा आपण जपून राहावं त्यांच्याशी लगट करू नये एवढा तरी सोवळ्या ओवळ्याचा अर्थ कळला तरी खूप झाले लोक म्हणत अनवाणी चालणारा ऊन पावसात सुद्धा माथी छत्र न धरणारा फक्त एक पंचा नेसून आणि एक पंचा पांघरून म्हणजे अल्प वस्त्रातला हा महायोगी आमच्या गावात येतो हे आमचं भाग्यच म्हणायला पाहिजे जिज्ञासा असलेल्या आणि पाठांतराची आवड असलेल्या मंडळींना महाराज विष्णू सहस्त्रनाम पुरुष सुक्त रुद्र संध्या इत्यादी शिकवत त्यांच्या दिनक्रमाप्रमाणे ते मध्यरात्री उठून पहाटेपर्यंत ध्यान लावून बसत पहाटे जे जिज्ञासू येत या क्षेत्रातले अधिकारी आहेत त्यांना अष्टांग योग सांगत त्यांचं वक्तृत्व अमोघ होतं त्यांच्यापाशी प्रकांड विद्वत्ता होती पण त्याचं प्रदर्शन नव्हतं निरनिराळ्या धार्मिक ग्रंथाचा आधार घेत घेत विषयाचं प्रतिपादन ते करत त्यामुळे लोक प्रभावित होत त्यांच्या ठाई परतत्वाचा स्पर्श झाला असल्याची खात्री लोकांना वाटे त्यांचा कीर्ती सुगंध सर्वत्र पसरत होता श्रावण मासात महाकाळेश्वराच्या दर्शनाला आलेले भाविक यात्रिक आवर्जून वासुदेवानंद सरस्वती महाराजांचं दर्शन घेऊन जात होते अर्थात महाराज स्थितप्रज्ञच होते कुठल्याही मनस्थितीत हुरळून जाणं किंवा होरपळून जाणं कधीच घडत नव्हतं आश्चर्याची गोष्ट अशी होती की त्यांच्या गुरूंच्या मनात स्वामींबद्दल असूया जागृत झाली होती मनाची अवस्था कशी आहे पहा संन्यासी गुरुच्या ठिकाणी शिष्याच्या लोकप्रियतेबद्दल असूया निर्माण व्हावी पण ती झाली हे अद्भुतच म्हणावं लागेल करता करता भाद्रपद पौर्णिमेला तिथला चातुर्मास संपला होता संन्यासी लोकांचा चातुर्मास फक्त दोन महिन्यांचा असतो आपल्या गुरूंना वंदन करून महाराजांनी पदयात्रा सुरू केली श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज महत्पुरास येऊन पोचले तिथल्या पुराण आणि प्रवचन श्रवणानं लोक अत्यंत प्रभावित झाले त्यांनी महाराजांना अधिक मुक्कामाचा आग्रह केला लोकहित लक्षात घेऊन त्यांनी तीन दिवसांचा दंडक थोडा बाजूला सारून तिथं अधिक मुक्काम केला ह्या दरम्यान त्यांनी पाहिलं की एका वेडसर दिसणाऱ्या माणसामागून मुलं पळत होती त्याला दगड मारून हसत होती आणि म्हणत होती हाय रे दय्या आया कालू भैया हाय रे दय्या आया कालू भैया एका दृष्टिक्षेपात महाराजांनी ओळखलं की हा काळू भैया वेडा नाही बालोन्मत्त पिशाच्य वत वृत्तीनं हा माणूस राहतो सर्वदा नित्य शुद्ध बुद्ध आनंदमय अशचित स्वरूप असलेल्यांची अशीच तंद्री लागलेली असते त्याच्याबरोबर रामजी नामक एक माणूस छायेप्रमाणे होता तो ह्या पुरुषाची सेवा वृत्तीने जणू राखणच करीत होता काळू भैयावर येणारे दगड क्वचित रामजीलाही लागत महाराज पुढे झाले आणि गंमत पाहणाऱ्यांना ते म्हणाले काळू भैया वेडे नाहीत तर ते ब्रह्म ब्रह्मसाक्षात्कारी जीवनमुक्त स्थितीत असलेले अधिकारी सत्पुरुष आहेत त्यांना कोणी त्रास देऊ नये अहो अनेक जन्मांच्या पुण्याईमुळे प्राप्त होणारी ही जीवनमुक्त अवस्था असते असा योगी खरोखर धन्य आहे लोक हो तुम्ही सर्व भाग्यवान आहात म्हणून अशा ब्रह्म साक्षात्कारी पुरुषाचं दर्शन झालं आता अज्ञानानं सुद्धा या थोर पुरुषाला कोणी उपद्रव देऊ नका एका सत्पुरुषानं करून दिलेली ही दुसऱ्या सत्पुरुषाची ओळख अपूर्व कलाटणी देऊन गेली सारंगपूरला मुक्काम असताना एकदा महाराज पूजा करत असता तिथे गोविंदराव आले होते ते मोठ्या भाविकपणे पूजा विधी आणि मूर्ती एकाग्रपणे पाहत होते त्यांना दोन मूर्तींपैकी दत्ताची मोठी मूर्ती आपल्या देव्हाऱ्यात असावी असं वाटत होतं त्यांनी आपली इच्छा महाराजांजवळ बोलून दाखवली महाराज म्हणाले ठीक आहे पण ही मूर्ती कोणालाही लाभणारी नाही तिची पूजा अर्चा इत्यादी विधी अत्यंत साक्षेपानं सोळं ओवळं काटेकोरपणे पाळूनच व्हायला हवं पूजा करणारा माणूस अनधिकारी असला तर त्याचा नाश होतो हे ध्यानी घेऊन विचार पक्का करा हे महाराजांचं बोलणं नीट स्वस्थपणे त्यांनी ऐकून घेतलं आणि त्यांनी ह्या सर्व अटी मान्य करून ती मूर्ती जी कागलहून महाराजांना मिळाली होती ना ती आपल्या घरी नेली एक लहानसं देऊळ बांधून त्यांनी मूर्तीची स्थापनाही केली वस्तू सजीव असो व निर्जीव असो त्या त्या वस्तूचा आपला स्थायी भाव असतो हे नित्य प्रत्ययाला येतं ती वस्तू हरवणं चोरीला जाणं किंवा दुर्लक्ष होणं त्यामुळे धूळ खात पडणं या नित्याच्या क्रिया जरा बारकाईनं पाहिल्या ना किंवा विचार केला ना तर असं का व्हावं हौशीनं खरेदी केलेली वस्तू कधी पडून फुटते जी हळहळतो आम्हाला ती लाभली नाही म्हणतो या मागची कारण मीमांसा आम्हाला समजत नाही जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही करत नाही ही दत्तमूर्ती तुम्हाला लाभणार नाही असं प्रत्यक्ष महाराजांनी सांगून सुद्धा गोविंदरावांनी ती अट्टहासानं नेली प्रथम त्यांच्या एकुलत्या एका मुलाचं निधन झालं नंतर ते स्वतः एकदम आजारी पडले तो आजार बरा होण्याची चिन्ह काही दिसेनात एकदा ती दत्तमूर्ती स्वप्नात आली आणि ती धातूची मूर्ती म्हणाली नर्मदा तिरी असलेल्या बडभायाला वासुदेव मंदिर आहे तेथे तू मला पोचव त्याचप्रमाणे बडभा याच्या वासुदेव मंदिराचे पुजारी ब्रह्मचारी लक्ष्मण बुवा ह्यांना हे स्वप्न पडलं की मला सारंगपूरच्या गोविंदरावांकडून आण आणि इथल्या वासुदेव मंदिरात ठेव झालं ब्रह्मचारी लक्ष्मण बुवा लागोलाग सारंगपूरला आले झालेला स्वप्न दृष्टांत सांगितला आणि मूर्ती घेऊन बडभायाला आले नर्मदा तिरी वासुदेव मंदिरात तिची स्थापना केली उपासनेमध्ये नामस्मरण हे महत्वाचं सामूहिक नामस्मरणाचा आनंद देणारी प्रस्तुती कृणाल म्युझिकवर वासुदेव शाश्वत अभियान वसई निर्मित दत्त स्मरण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा संकल्पना सद्गुरु चरणरज पाधे काका दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामस्मरणाचा वेगवेगळ्या चालीमध्ये श्रवण भक्तीचा लाभ घ्या दत्त स्मरण ओरिजिनल कॅसेट्स आणि सिडीज फक्त कृणाल म्युझिकवर कृणाल म्युझिकवर वासुदेव शाश्वत अभियान वसई निर्मित सर्व दत्त सांप्रदायी तसेच सर्व दत्त क्षेत्रांवर गायली जाणारी स्तोत्रे आणि पदे नित्य स्मरण गुरुराया सद्गुरु चरणरज पाध्ये काका यांच्या भावपूर्ण वाणीतून साकारलेली पदे आणि स्तोत्र नित्य स्मरण ओरिजिनल कॅसेट्स आणि सीडीज फक्त कृणाल म्युझिकवर पाध्ये काकांच्या संकल्पनेतून साकारलेली टेंबे स्वामी महाराजांच्या जीवनावरील कादंबरी व्रतस्थ कर्मयोगी रुपये दोनशे मनी ऑर्डरने किंवा ड्राफ्टने शाश्वत प्रकाशन वसई या नावानं भक्त परिवार वसई येथे जमा करा व्रतस्थ कर्मयोगी आजच आपली प्रत नोंदणी करा फ्री होम डिलिव्हरी अधिक माहितीसाठी संपर्क वासुदेव शाश्वत अभियान वसई दूरध्वनी नऊ पाच दोन पाच शून्य दोन तीन चार तीन सहा सहा तीन भ्रमणध्वनी नऊ दोन दोन एक तीन शून्य एक सात पाच सहा